ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय सातवा राजा त्रिशंकू आणि हरिश्चंद्राची कथा शुकाचार्य म्हणाला मांधा त्याच्या पुत्रामध्ये थोरला अंबरीश होता असे मी पूर्वी सांगितले आहे त्याचा आजोबा युवनाश्व याने त्याचा पुत्र म्हणून स्वीकार केला त्याचा पुत्र यवनाश्व आणि यवनाश्वाचा पुत्र हारित झाला मांधा त्याच्या वंशामध्ये हे तिघे वेगवेगळ्या गोत्रांचे प्रवर्तक झाले नागाने आपली बहीण नर्मदा पुरुकुस्साला दिली नागराज वासुकीच्या आज्ञेने नर्मदा आपल्या पतीला रसातळात घेऊन गेली तिथे भगवंताच्या शक्तीने संपन्न होऊन वध करण्यायोग्य गंधर्वांना पुरुकुस्साने मारली यावर नागराजाने प्रसन्न होऊन पुरुकुस्साला वर दिला की जो या प्रसंगाचे स्मरण करेल त्याला सापापासून भीती राहणार नाही पुरुकुस्साचा पुत्र त्रसदशू होता त्याचा पुत्र अनरण्य झाला अनरण्याचा हरियश होत त्याचा अरुण आणि अरुणाचा त्रिबंधन पुत्र झाला त्रिबंधनाचा पुत्र सत्यव्रत हाच सत्यव्रत त्रिशंकू नावाने विख्यात झाला त्याच्या पित्याच्या शापाने त्रिशंकू जरी चांडाळ झाला होता तरी विश्वामित्राच्या प्रभावाने तो शरीरासह स्वर्गात गेला देवाने त्याला तेथून ढकलून दिले तेव्हा तो खाली डोके करून पडला परंतु विश्वामित्राने आपल्या तपोबलाने त्याला आकाशातच स्थिर केले तो अजूनही आकाशात लटकत असलेला दिसतो त्रिशंकूचा पुत्र हरिश्चंद्र विश्वामित्र आणि वशिष्ठ यांनी यांच्यासाठी एकमेकांना शाप देऊन ते पक्षी झाले आणि कित्येक वर्षापर्यंत लढत राहिले हरिश्चंद्राला संतान नव्हते म्हणून तो अतिशय उदास असे नारदाच्या उपदेशानुसार तो वरुणांना शरण गेला आणि त्यांनी प्रार्थना केली की प्रभो मला पुत्र प्राप्ती व्हावी महाराज जर मला शूरपुत्र झाला तर त्यानेच मी आपला यज्ञ करीन वरुण म्हणाला ठीक आहे तेव्हा वरुणाच्या कृपेने हरिश्चंद्राला रोहित नावाचा पुत्र झाला पुत्र होताच वरून येऊन म्हणाला हरिश्चंद्रा तुला पुत्रप्राप्ती झाली आहे आता याच्याद्वारा माझा यज्ञ कर हरिश्चंद्र म्हणाला हा यज्ञ पशु दहा दिवसानंतर यज्ञाला योग्य होईल दहा दिवसानंतर वरून पुन्हा येऊन म्हणाला आता माझा यज्ञ कर हरिश्चंद्र म्हणाला जेव्हा या यज्ञ पशूच्या तोंडात दात येतील तेव्हा तो यज्ञाला योग्य होईल दात आल्यानंतर वरुण म्हणाला आता याला दात आले आहेत माझा यज्ञ कर हरिश्चंद्र म्हणाला जेव्हा याचे दुधाचे दात पडून जातील तेव्हा हा यज्ञासाठी योग्य होईल दुधाचे दात पडल्यानंतर वरुण म्हणाला आता या यज्ञ पशूचे दात पडले आहेत माझा यज्ञ कर हरिश्चंद्र म्हणाला जेव्हा याला दुसऱ्यांदा दात येतील तेव्हा हा पशु यज्ञासाठी योग्य होईल पुन्हा दात उगवल्यावर वरुण म्हणाला आता माझा यज्ञ कर हरिश्चंद्र म्हणाला वरुण महाराज क्षत्रिय पशु जेव्हा कवच धारण करू लागतो तेव्हा यज्ञासाठी योग्य होतो अशा प्रकारे पुत्रप्रेमात मन गुंतल्यामुळे हरिश्चंद्र पुढील वायदा करून वेळ टाळू लागला तू जी जी वेळ सांगे त्याची वरून वाट पाहत असे रोहिताला जेव्हा समजले की वडील आपले बलिदान करू इच्छितात तेव्हा आपल्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी हातात धनुष्य घेऊन तो वनात निघून गेला काही दिवसानंतर त्याला समजले की वरुण देवतेने आपल्या पित्याला ग्रासले आहे यामुळे त्याला जिलोदर झाला आहे तेव्हा रोहित आपल्या नगराकडे यावयास निघाला परंतु इंद्राने येऊन त्याला अडवले इंद्र रोहितला म्हणाला पवित्र तीर्थक्षेत्रांचे सेवन करीत पृथ्वीवर विहार करणेच चांगले इंद्राचे म्हणणे मानून तो आणखी एक वर्षभर वनातच राहिला अशा प्रकारे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या वर्षी सुद्धा रोहिताने आपल्या वडिलांकडे जाण्याचा विचार केला परंतु वृद्ध ब्राह्मणाचा वेश धारण करून प्रत्येक वेळी इंद्र त्याला अडवित असे अशा प्रकारे सहा वर्षे रोहित वनातच राहिला सातव्या वर्षी तो जेव्हा आपल्या नगराकडे जाऊ लागला तेव्हा त्याने अजित गर्ताकडून त्याचा मधला मुलगा शूनशेप याला विकत घेतले आणि त्याला यज्ञ पशु बनवण्यासाठी आपल्या पित्याकडे सोपून त्यांच्या चरणांना वंदन केले तेव्हा परम यशस्वी श्रेष्ठ चरित्रेच्या राजा हरिश्चंद्राची जलोदर रोगापासून सुटका होऊन त्याने पुरुषमेध यज्ञाने वरून इत्यादी देवतांचे यजन केले त्या यज्ञामध्ये विश्वामित्र होता झाले संयमी जन्मदग्नी अध्वर्यू झाली वशिष्ठ ब्रह्मदेव झाले आणि अयास्य मुनी सामगान करणारे उद्गाता झाली त्यावेळी इंद्राने प्रसन्न होऊन हरिश्चंद्राला एक सोन्याचा रथ दिला शूनशपाचे महात्म्य मी नंतर वर्णन करेन सत्यव्रताचे दृढतेने पत्नीसह पालन करणाऱ्या हरिश्चंद्राला पाहून विश्वामित्र अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्यांना आत्मज्ञानाचा उपदेश केला त्यानुसार राजा हरिश्चंद्राने आपल्या मनाला पृथ्वीमध्ये पृथ्वीला जलामध्ये जलाला तेजामध्ये तेजाला वायूमध्ये आणि वायूला आकाशात स्थिर करून आकाशाला अहंकारामध्ये विलीन केले नंतर अहंकाराला महत्त्वामध्ये विलीन करून त्यामध्ये ज्ञानकलेचे ध्यान केले आणि त्याद्वारे अज्ञान भस्म केले यानंतर निर्वाण सुखाच्या अनुभूतीने त्या ज्ञानकलेचा सुद्धा त्याने त्याग केला आणि सर्व बंधनातून मुक्त होऊन जे स्वरूप कोणत्याही प्रकारे सांगता येत नाही आणि ज्याच्या संबंधी कोणत्याही प्रकारचे अनुमान केले जाऊ शकत नाही त्या आपल्या स्वरूपात तो स्थिर झाला या ठिकाणी सातवा अध्याय समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू